महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग कंसात कृष्ण भावनाभावित कर्म कंसपूर्ण श्लोक क्रमांक एक अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगम च संशसि यच्छ्रेय तन्मे ब्रूही सुनिश्चितम शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला संन्यासम त्याग कर्मणाम सर्व कर्मांच्या कृष्ण हे कृष्ण पुनः पुन्हा योगम भक्तिपूर्ण सेवा च सुद्धा शमससी तुम्ही प्रशंसा करीत आहात यत जे श्रेय अधिक लाभप्रद एतयो या दोहोंपैकी एकम एक तत ते मे मला ब्रूही कृपया सांगा सुनिश्चितम निश्चितपणे अर्जुन म्हणाला हे कृष्ण सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता आता या दोहोंपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेच्या या पाचव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की भक्तिभावित कर्म हे शुष्क मानसिक तर्कवादापेक्षा अधिक चांगले आहे भक्तिमार्ग हा शुष्क तर्कवादापेक्षा अधिक सोपा आहे कारण भक्ती दिव्य स्वरूपी असल्यामुळे ती मनुष्याची कर्मबंधनातून मुक्तता करते दुसऱ्या अध्यायात आत्म्याचे आणि त्याच्या प्राकृत देहबंधनासंबंधी प्राथमिक स्वरूपाचे वर्णन केलेले आहे बुद्धियोग किंवा भक्तीद्वारे या भौतिक बंधनातून कसे मुक्त व्हावे याचेही वर्णन त्या ठिकाणी करण्यात आले आहे तिसऱ्या अध्यायात सांगण्यात आले आहे की ज्ञानी मनुष्याला कोणतेही कर्तव्य करावयाचे राहत नाही आणि चौथ्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की सर्व प्रकारच्या यज्ञकर्मांचे पर्यवसान शेवटी ज्ञानामध्ये होते तरीही चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत अर्जुनाला ज्ञानयुक्त होऊन जागृत होण्याचा आणि युद्ध करण्याचा सल्ला देतात म्हणून भक्तियुक्त कर्म आणि ज्ञानयुक्त अकर्म या दोहोंवर एकाच वेळी जोर देऊन श्रीकृष्णांनी अर्जुनाला गोंधळात टाकले आणि त्याचा निश्चय डळमळीत केला अर्जुनाला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास म्हणजेच सर्व प्रकारच्या इंद्रियजन्य कर्माची समाप्ती करणे परंतु जर एखादा भक्तिपूर्ण कर्म करीत असेल तर कर्माची परिसमाप्ती कशी होऊ शकेल दुसऱ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास त्याला वाटते की ज्ञानयुक्त संन्यास हा सर्व प्रकारच्या कर्मांपासून मुक्त असला पाहिजे कारण कर्म आणि संन्यास यांच्यात त्याला विसंगती दिसते ज्ञानयुक्त कर्म बंधनकारक होत नाही आणि म्हणून ते कर्म अकर्माप्रमाणेच आहे हे त्याला समजलेले दिसत नाही म्हणून आपण कर्म पूर्णपणे थांबवावे की ज्ञानयुक्त होऊन कर्म करावे यासंबंधी अर्जुन पृच्छा करीत आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक दोन श्रीभगवानुवाच संन्यासः कर्मयोगश्च भव तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते शब्दशः अर्थ श्री भगवान वाच श्री भगवान म्हणाले संन्यास कर्माचा संन्यास कर्मयोग भक्तियुक्त कर्म च सुद्धा निःश्रेयस करव मुक्तिपथावर नेणारे उभव दोन्ही तयो दोहोंपैकी तू परंतु कर्मसन्यासात सकाम कर्माच्या संन्यासाच्या तुलनेत कर्मयोग भक्तियुक्त कर्म विशिष्यते अधिक चांगले आहे श्री भगवान म्हणाले कर्माचा संन्यास आणि भक्तिभावित कर्म दोन्हीही मुक्ती देण्यास चांगले आहेत परंतु या दोहोंपैकी भक्तियुक्त कर्म हे कर्मसन्यासापेक्षाही उत्तम आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सकाम कर्मे कंसात इंद्रिय तृप्तीसाठी केली जाणारी कर्मे कंसपूर्ण सांसारिक बंधनास कारणीभूत होतात जोपर्यंत मनुष्य शारीरिक सुखाचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कर्म करीत राहतो तोपर्यंत त्याला विविध प्रकारच्या शरीरांमध्ये निश्चितपणे देहांतर करावेच लागते यामुळे त्याचे भौतिक बंधन सतत चालू असते श्रीमद भागवतात पाच पॉईंट पाच पॉईंट चार ते सहा या विधानाची पुष्टी पुढील प्रमाणे करण्यात आली आहे नूनम प्रमत्त कुरुते विकर्म यदिंद्रिय प्रीतय आपृणोती न साधू मन्ये यत आत्मनो अयमसन्नपी क्लेशद आसदेह पराभवस्तावदबोध जातो यावन्न जिज्ञासत आत्मतत्व यावत् क्रियास्तावदिदं मनो वै कर्मात्मक येन शरीरबंध एवं मनः कर्मवशं प्रयुङ्क्ते अविद्ययात्मन्युपधीयमाने प्रीतिर्न यावन्मयि वासुदेवे न मुच्यते देहयोगेन तावत् अर्थ लोक इंद्रियतृप्ति करण्यासाठी वेडे झाले आहेत आणि त्यांना माहीत नाही की आपले दुःखमय वर्तमान शरीर म्हणजे आपल्या गतकाळातील सकाम कर्माचा परिणाम आहे जरी हे शरीर तात्पुरते असले तरी ते मनुष्याला अनेक प्रकारे क्लेश देतच असते म्हणून इंद्रिय तृप्तीअर्थ कर्म करणे योग्य नाही जोपर्यंत मनुष्य आपल्या मूळ स्वरूपाबद्दल जिज्ञासा करीत नाही तोपर्यंत त्याचे जीवन असफलच समजले जाते त्याला जोपर्यंत आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत इंद्रिय तृप्तीसाठी सकाम कर्म करावेच लागते आणि जोपर्यंत तो इंद्रिय तृप्तीच्या भावनेमध्येच रत आहे तोपर्यंत त्याला एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करणे भागच असते जरी मनुष्याचे मन सकाम कर्मामध्ये गुंतलेले असले आणि अज्ञानाने प्रभावित असले तरी त्याने श्री वासुदेवांच्या भक्तीविषयी आपले प्रेम विकसित केले पाहिजे असे केल्यानेच त्याला भौतिक अस्तित्वाच्या बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल अर्थपूर्ण त्यामुळे केवळ ज्ञान कंसात म्हणजेच आपण हे भौतिक शरीर नसून आत्मा आहोत कंसपूर्ण मुक्ती प्राप्त करण्यासाठी पुरेसे नाही आत्मस्तरावर कर्म करणे आवश्यक आहे नाहीतर भवबंधनातून मुक्ती मिळू शकत नाही परंतु कृष्णभावनाभावित कर्म हे सकाम कर्माप्रमाणे नाही पूर्ण ज्ञानयुक्त होऊन केलेल्या कर्माने वास्तविक ज्ञानप्राप्तीमध्ये प्रगती होते कृष्णभावनेशिवाय केवळ सकाम कर्मापासून संन्यास घेतल्याने बद्ध जीवाचे हृदय वास्तविकपणे शुद्ध होऊ शकत नाही जोपर्यंत त्याचे हृदय शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला फलाशेनेच कर्म करावे लागते परंतु कृष्णभावनाभावित कर्म हे मनुष्याला आपोआपच सकाम कर्माच्या परिणामापासून मुक्त होण्यास सहाय्य करते जेणेकरून त्याला पुन्हा भौतिक स्तरावर कर्म करावे लागत नाही म्हणून कृष्णभावनाभावित कर्म हे नेहमी कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे कारण कर्मसन्यासामध्ये पतन होण्याचा धोका असतो श्री रूप गोस्वामींनी आपल्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये एक पॉईंट दोन पॉईंट दोनशे अठ्ठावन्न सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनारहित संन्यास हा अपूर्णच असतो प्रापंचिकतया बुद्धया हरिसंबंधी वस्तुन मुमुक्षुभि परित्यागो वैराग्यम फल्गु कथ्यते अर्थ मुक्ती प्राप्त करण्यासाठी उत्सुक असणारा मनुष्य भगवंतांशी संबंधित वस्तूंचा भौतिक समजून त्याग करतो तेव्हा त्याच्या वैराग्याला अपूर्ण वैराग्य म्हटले जाते अर्थपूर्ण जेव्हा भगवंतच अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे स्वामी आहेत आणि मनुष्याने कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा दावा करू नये हे ज्ञान एखाद्याला होते तेव्हाच त्याचे वैराग्य परिपूर्ण होऊ शकते मनुष्याने जाणले पाहिजे की वस्तुत कोणतीही वस्तू कोणत्याही आपल्या मालकीची नाही तर मग संन्यासाचा प्रश्न येतोच कुठे जो मनुष्य जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या मालकीचे आहे तो खऱ्या अर्थाने नेहमी संन्यासावस्थेत स्थित आहे ज्या अर्थी प्रत्येक गोष्ट श्रीकृष्णांची आहे त्या अर्थी प्रत्येक गोष्टीचा उपयोग त्यांच्या सेवेमध्येच केला पाहिजे कृष्णभावनायुक्त असा हा कर्माचा परिपूर्ण प्रकार मायावादी पंथातील संन्याशाने केलेल्या कृत्रिम संन्यासापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक तीन ज्ञेय स संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते शब्दशः अर्थ ज्ञेय जाणले पाहिजे सह तो नित्य नित्य संन्यासी संन्यासी यह जो न कधीच नाही द्वेष्टी तिरस्कार किंवा द्वेष करतो न कधीच नाही कांक्षती आकांक्षा करतो निर्द्वंद्व सर्व प्रकारच्या द्वंद्वांतून मुक्त ही निश्चितच महाबाहो हे महाबाहो अर्जुना सुखम सुखाने बंधात बंधनातून प्रमुच्यते पूर्णपणे मुक्त होतो हे महाबाहो अर्जुना जो द्वेष करीत नाही तसेच आपल्या कर्मफलांची आकांक्षा करीत नाही तो नेहमी संन्यासीच असल्याचे जाणावे सर्व प्रकारच्या द्वंद्वातून मुक्त असणारा असा मनुष्य सहजपणे भौतिक बंधन पार करतो आणि पूर्णपणे मुक्त होतो तात्पर्यश्रील प्रभुपादांद्वारे जो पूर्णपणे कृष्ण भावना भावित आहे तो नेहमी संन्यासीच असतो कारण त्याला आपल्या कर्मफलांचा द्वेषही वाटत नाही किंवा आपल्या कर्मफलाची आकांक्षाही नसते भगवंतांच्या दिव्य प्रेमयी सेवेमध्ये समर्पित असा हा संन्यासी परिपूर्ण ज्ञानी आहे कारण त्याला श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या मूळ स्वरूप स्थितीचे ज्ञान झालेले असते तो पूर्णपणे जाणतो की श्रीकृष्ण पूर्ण आहेत आणि आपण त्यांचे अंश आहोत हे ज्ञान परिपूर्ण आहे कारण ते गुणात्मकदृष्ट्या आणि परिमाणात्मकदृष्ट्या बरोबर आहे श्रीकृष्णांशी एकरूप होण्याची संकल्पना चुकीची आहे कारण अंश हा पूर्णाशी कधीच बरोबरी करू शकत नाही अंश हा गुणात्मकदृष्ट्या एक परंतु परिमाणात्मकदृष्ट्या भिन्न आहे हे ज्ञान योग्य आणि दिव्य आहे कारण अशा ज्ञानामुळे आकांक्षा आणि शोक करण्यायोग्य काहीच कारण नसल्याने जीव स्वतःमध्येच पूर्णत्व प्राप्त करतो त्याच्या मनामध्ये द्वंद्व मुळीच नसते कारण तो जे काही करीत असतो ते सर्व श्रीकृष्णांप्रित्यर्थच करीत असतो याप्रमाणे द्वंद्वस्थितीतून मुक्त असल्याने तो या प्राकृत जगात असूनही मुक्तच असतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक चार सांख्ययोग बाला प्रवदन्ति न पण्डिताः सम्यग सम्यग् ते फलम शब्दशः अर्थ सांख्य भौतिक जगताचे विश्लेषणात्मक अध्ययन योगो भक्तियुक्त कर्म पृथक भिन्न बालाह अल्पज्ञ प्रवदंती सांगतात न कधीच नाही पंडिताह पंडित किंवा ज्ञानीजन एकम एकामध्येच अपि जरी आस्थित स्थित झालेला सम्यक संपूर्ण उभयो दोहोंचे विंदते भोग घेतो फलम फळ केवळ अज्ञानी लोकच भक्तियोग कंसात कर्मयोग कंसपूर्ण हा भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनापासून कंसात सांख्ययोग कंसपूर्ण भिन्न आहे असे म्हणतात जे लोक वस्तुतः ज्ञानी आहेत ते म्हणतात की या दोन्ही मार्गांपैकी कोणत्याही एका मार्गाचे चांगल्या रीतीने जो अनुसरण करतो त्याला दोन्ही मार्गांचे फळ प्राप्त होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक अस्तित्वाचा आत्मा शोधणे हे भौतिक जगताच्या विश्लेषणात्मक अध्ययनाचे ध्येय आहे भौतिक जगताचा आत्मा म्हणजे श्री विष्णू किंवा परमात्मा होय भगवतभक्ती म्हणजेच परमात्म्याची सेवा होय एका प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाचा शोध घेतला जातो आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये वृक्षाच्या मुळाला पाणी घातले जाते सांख्यतत्वज्ञानाचा वास्तविक अभ्यासक भौतिक जगताचे मूळ म्हणजेच श्री विष्णूंचा शोध घेतो आणि नंतर परिपूर्ण ज्ञानाने युक्त होऊन भगवत सेवेमध्ये संलग्न होतो त्यामुळे तात्विकदृष्ट्या दोन्ही प्रक्रियांमध्ये काहीच फरक नाही कारण दोन्हींचे ध्येय श्री विष्णूच आहेत ज्यांना अंतिम ध्येय ज्ञात नाही तेच म्हणतात की सांख्य आणि कर्मयोगाचे ध्येय एक नाही परंतु जो ज्ञानी आहे तो या दोन्ही भिन्न प्रक्रियांचे ध्येय एकच असल्याचे जाणतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक पाच यत् सांख्ये प्राप्यते स्थानम तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च यह पश्यती स पश्यती शब्दशः अर्थ यत जे सांख्ये सांख्यतत्वज्ञानाद्वारे प्राप्यते प्राप्त होते स्थानम स्थान तत ते योग भक्तियोगाद्वारे अपि सुद्धा गम्यते मनुष्य प्राप्त करू शकतो एकम एक सांख्यम सांख्य च आणि योगम भक्तियुक्त कर्म च आणि यह जो पश्यती पाहतो सह तो पश्यती यथार्थपणे पाहतो जो जाणतो की सांख्ययोगाद्वारे प्राप्त होणारे स्थान भगवद्भक्तीद्वारेही प्राप्त होऊ शकते आणि म्हणून जो सांख्ययोग आणि भक्तियोगाला समान रूपामध्ये पाहतो तोच यथार्थपणे पाहणारा होय तात्पर्यश्रील प्रभुपादांद्वारे तत्वसंशोधनाचा वास्तविक हेतू जीवनाच्या परमध्येयाचा शोध घेणे हा आहे जीवनाचे अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार असल्यामुळे दोन्ही प्रक्रियांच्या निष्कर्षात मुळीच भेद नाही सांख्य तत्त्वज्ञानाद्वारे मनुष्य या निष्कर्षाप्रत येतो की जीव हा भौतिक जगताचा अंश नसून परमात्म्याचा अंश आहे परिणामी आत्म्याला भौतिक जगाशी काहीच कर्तव्य नाही आणि त्याची सर्व कर्मे परमात्म्याशी संबंधित असली पाहिजे जेव्हा तो कृष्ण भावना परायण कर्म करीत असतो तेव्हा वास्तविकपणे तो आपल्या मूळ स्वरूप स्थितीमध्ये स्थित असतो सांख्ययोग या पहिल्या प्रक्रियेमध्ये मनुष्याने भौतिक जगतापासून अनासक्त झाले पाहिजे आणि भक्तियोग प्रक्रियेमध्ये मनुष्याने कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये आसक्त झाले पाहिजे वास्तविकपणे जरी वरकरणी एका प्रक्रियेमध्ये अनासक्ती आणि दुसऱ्या प्रक्रियेमध्ये आसक्ती दिसते तरी दोन्ही प्रक्रिया सारख्याच आहेत प्रकृतीपासून अनासक्ती आणि श्रीकृष्णांप्रती आसक्ती या दोन्ही गोष्टी एकच आहेत जो हे पाहतो तो सर्व गोष्टींना यथार्थ रूपामध्ये पाहतो श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक सहा संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तो मयोगत योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधी गच्छती शब्दशः अर्थ संन्यास संन्यासाश्रम तू परंतु महाबाहो हे महाबाहो दुःखम दुःख आपतुम मनुष्याला प्रभावित करते अयोगत भक्तियोगाच्या अभावी योगयुक्त भक्तियोगामध्ये संलग्न असणारा मुनीह चिंतक किंवा मुनी ब्रह्म ब्रह्म न चिरेण विनाविलंब अधिगच्छती प्राप्त करतो भगवत भक्तीमध्ये युक्त न होता केवळ सर्व कर्मांपासून संन्यास घेतल्याने मनुष्य सुखी होऊ शकत नाही परंतु भक्तीमध्ये युक्त असलेला मुनी व्यक्ती विनाविलंब ब्रह्माची प्राप्ती करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे संन्याशांचे दोन प्रकार आहेत मायावादी संन्यासी हे सांख्य तत्त्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात तर वैष्णव संन्यासी हे वेदांत सूत्रावरील यथार्थ भाष्य असणाऱ्या भागवत तत्त्वज्ञानाचे अध्ययन करीत असतात मायावादी सुद्धा वेदांत सूत्राचेच अध्ययन करीत असतात पण ते स्वतःच्या शंकराचार्यकृत शारीरिक भाष्याचा उपयोग करतात भागवतपंथी विद्यार्थी हे पांचरात्रिकी विधीनुसार भगवत भक्तीमध्ये युक्त असतात म्हणून भगवत सेवे प्रित्यर्थ वैष्णव संन्यासी अनेक प्रकारच्या कर्मांमध्ये संलग्न असतात वैष्णव संन्याशांना भौतिक कार्यांशी मुळीच देणे घेणे नसते आणि तरीही ते आपल्या भगवत भक्तीमध्ये विविध प्रकारची कार्य करीत असतात परंतु सांख्य वेदांत आणि तर्कवादाचे अध्ययन करण्यात मग्न असलेले मायावादी संन्यासी भगवत भक्तीचे आस्वादन करू शकत नाहीत त्यांचे अध्ययन अत्यंत क्लिष्ट असल्याकारणाने ते कधीकधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतात आणि याप्रमाणे ते योग्य ज्ञानाशिवाय श्रीमद भागवताचा आश्रय घेतात यास्तव त्यांचे श्रीमद भागवताचे अध्ययनही कष्टप्रद होते शुष्क तर्कवाद आणि कृत्रिम रीतीने केलेले निर्विशेष वादी भाष्य मायावादी संन्याशांसाठी व्यर्थच असते भगवतभक्तीमध्ये संलग्न झालेले वैष्णव संन्यासी आपली दिव्य कर्तव्ये पार पाडण्यात आनंदी असतात आणि भगवतधामातील अंतिम प्रवेशाची त्यांना निश्चिती असते मायावादी संन्याशांचे कधीकधी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतन होते आणि ते पुन्हा भौतिक स्वरूपाच्या परोपकारी आणि कल्याणकारी अशा कार्यांमध्ये संलग्न होतात म्हणून निष्कर्ष हाच आहे की कृष्ण भावनाभावित कर्मांमध्ये मग्न असलेले लोक हे ब्रह्म म्हणजे काय याची केवळ चर्चा करणाऱ्या मायावादी संन्याशांपेक्षा श्रेष्ठ आहेत मायावादी संन्यासी हे अनेकानेक जन्मानंतर कृष्ण भावनेमध्ये येतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक सात योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपी न लिप्यते शब्दशः अर्थ योगयुक्त भक्तीमध्ये मग्न असणारा विशुद्ध आत्मा विशुद्ध आत्मा विजितात्मा आत्मसंयमी जित इंद्रिय इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला सर्वभूत जीवात्मा आत्मभूत आत्मा दयाळू किंवा करुणामयी कुर्वन अपी जरी कर्म करीत असला तरी न कधीच नाही लिप्यते बांधला जातो जो भक्तिपूर्ण कर्म करतो विशुद्ध आत्मा आहे आणि आपले मन व इंद्रिय संयमित करतो तो सर्वांना प्रिय असतो आणि सर्वजण त्याला प्रिय असतात असा मनुष्य जरी कर्म करीत असला तरी तो कधीच बद्ध होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जो कृष्ण भावनेद्वारे मुक्तिपथावर असतो तो सर्व प्राणीमात्रांना प्रिय असतो आणि सर्व प्राणीमात्र त्याला प्रिय असतात हे त्याच्या कृष्ण भावनेमुळे शक्य होते ज्याप्रमाणे वृक्षाची पाने आणि शाखा वृक्षापासून निराळ्या नसतात त्याचप्रमाणे अशा मनुष्याला कोणताही जीव श्रीकृष्णांपासून भिन्न आहे असे वाटणे शक्य नसते तो योग्य रीतीने जाणतो की वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने ते पाणी सर्व शाखा आणि पानांना पुरविले जाते किंवा उदराला अन्न पुरवठा केल्याने अन्नापासून प्राप्त होणारी शक्ती आपोआपच संपूर्ण शरीराला पुरविली जाते कृष्णभावनायुक्त कर्म करणारा मनुष्य सर्वांचा सेवक असल्याने तो प्रत्येकाला प्रिय असतो आणि प्रत्येकजण त्याच्या कर्मामुळे संतुष्ट असल्याकारणाने त्याची भावना विशुद्ध असते त्याची चेतना शुद्ध असल्यामुळे त्याचे मन पूर्णपणे संयमित असते आणि त्याचे मन संयमित असल्याकारणाने त्याची इंद्रियसुद्धा संयमित असतात त्याचे मन नेहमी श्रीकृष्णांवर स्थिर असल्याने तो श्रीकृष्णांपासून विचलित होण्याची कधीच शक्यता नसते तसेच तो आपली इंद्रिये भगवतसेवेव्यतिरिक्त इतरत्र कुठेही मग्न करण्याचाही संभव नसतो श्रीकृष्णांशी संबंधित कथांशिवाय इतर काहीही ऐकणे श्रीकृष्णांना अर्पण न केलेला असा कोणताही पदार्थ खाणे त्याला आवडत नाही आणि श्रीकृष्णांचा ज्या ठिकाणी संबंध नाही अशा कोणत्याही ठिकाणी जाणे त्याला आवडत नाही म्हणून त्याची इंद्रिय संयमित असतात संयमित इंद्रिय असणारा मनुष्य कोणालाही दुखवू शकत नाही एखादा विचारेल की युद्धामध्ये अर्जुन इतका आक्रमक का होता तो कृष्णभावनाभावित नव्हता का अर्जुन हा केवळ वरकरणी आक्रमक होता कंसात दुसऱ्या अध्यायामध्ये पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे कंस पूर्ण कारण आत्म्याचा कधीच वध होऊ शकत नसल्यामुळे युद्धभूमीवरील सर्व उपस्थित व्यक्ती शाश्वत काळासाठी स्वतंत्रच राहणार होते म्हणून आध्यात्मिकदृष्ट्या कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये कोणाचाही वध झाला नव्हता तर प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार केवळ त्यांची वस्त्रे बदलण्यात आली होती म्हणून कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीमध्ये युद्ध करणारा अर्जुन वस्तुत मुळीच युद्ध करीत नव्हता तर तो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन श्रीकृष्णांच्या आज्ञांचे पालन करीत होता असा मनुष्य कर्मबंधनात कधीही गुंतत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक आठ व नऊ नैव किंचित करोमिती युक्तमन्येत तत्ववित पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन प्रलपन विसृजन गृहणन उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियाणींद्रियार्थेषु वर्तंत इति धारयन् शब्दशः अर्थ न कधीच नाही एव निश्चितच किंचित काहीही करोमी मी करतो इति याप्रमाणे युक्त भावनायुक्त मन्येत मानतो तत्ववित तत्व जाणणारा पश्यन पाहताना शृण्वन ऐकताना स्पृशन स्पर्श करताना जिघ्रन वास घेताना अश्नन खाताना गच्छन जाताना स्वप्नन स्वप्न पाहताना श्वसन श्वास घेताना प्रलपन बोलताना विसृजन सोडताना गृहणन स्वीकार करताना उन्मिशन उघडताना निमिशन बंद करताना अपि तरीही इंद्रियाणी इंद्रियांना इंद्रिय अर्थेषु इंद्रिय तृप्तीमध्ये वर्तनते ते याप्रमाणे युक्त असताना इति याप्रमाणे धारयन असे समजून दिव्य भावनायुक्त मनुष्य जरी पाहत असला ऐकत असला स्पर्श करीत असला वास घेत असला खात असला हालचाल करीत असला झोपत असला आणि श्वसन करीत असला तरी त्याला आपल्या ठाई नेहमी माहीत असते की वस्तुत आपण काहीच करीत नाही कारण बोलताना उत्सर्जन करताना स्वीकार करताना किंवा डोळ्यांची उघडझाप करताना तो नेहमी जाणतो की केवळ भौतिक इंद्रिय आपल्या विषयांमध्ये संलग्न आहेत आणि तो स्वतः त्यांच्यापासून अलिप्त आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनाभावित मनुष्याचे जीवन विशुद्ध असते आणि म्हणून तात्कालिक आणि दूरवर्ती अशा करता कर्म अधिष्ठान प्रयत्न आणि दैव या पाच कारणांवर अवलंबून असणाऱ्या कर्माशी त्याला काहीच कर्तव्य नसते कारण तो श्रीकृष्णांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो जरी तो आपल्या शरीर आणि इंद्रियांद्वारे कार्य करीत असल्याचे दिसले तरी त्याला आपल्या वास्तविक स्वरूपाचे आध्यात्मिक सेवेची नेहमी जाणीव असते भौतिक भावनेमध्ये इंद्रिये इंद्रिय तृप्ती करण्यामध्ये मग्न असतात परंतु कृष्ण भावनेमध्ये इंद्रिये श्रीकृष्णांची इंद्रिय संतुष्ट करण्यामध्ये मग्न असतात म्हणून कृष्ण भावनाभावित मनुष्य जरी इंद्रियजन्य भौतिक कार्य करीत असल्याचे दिसला तरी तो सदैव मुक्तच असतो पाहणे आणि ऐकणे हे ज्ञानेंद्रियांचे कार्य आहे तर चालणे बोलणे उत्सर्जन करणे इत्यादी कर्मेंद्रियांचे कार्य आहे कृष्णभावनाभावित व्यक्ती इंद्रियांच्या कार्यापासून कधीच प्रभावित होत नाही तो भगवत व्यतिरिक्त इतर कोणतेही कार्य करू शकत नाही कारण तो जाणतो की आपण भगवंतांचे नित्य दास आहोत श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक दहा ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा शब्दशः अर्थ ब्रह्मणी पुरुषोत्तम श्री भगवंतांना आधाय समर्पित करून कर्माणी सर्व कर्मे संगम आसक्ती त्यक्त्वा त्याग करून करोती करतो यह जो लिप्यते प्रभावित होतो न कधीच नाही सह तो पापेन पापाने पद्मपत्रम कमळाचे पान इव प्रमाणे अंभसा पाण्याने जो व्यक्ती कर्मफल भगवंतांना समर्पित करून आसक्ती न ठेवता आपले कर्म करतो तो कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्याने स्पर्शिले जात नाही त्याप्रमाणे पापकर्माने प्रभावित होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी ब्रह्मणी म्हणजेच कृष्ण भावना होय भौतिक जगत म्हणजे तीन प्राकृतिक गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला परिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते वेदमंत्र सर्व ही एतद ब्रह्म कंसात मांडुक्य उपनिषद दोन कंसपूर्ण तस्माद एतत ब्रह्म नामरूपमनम च जायते कंसात मुंडक उपनिषद एक पॉईंट दोन पॉईंट दहा कंसपूर्ण आणि भगवद्गीतेतील चौदा पॉईंट तीन मम योनिर्महद ब्रह्म विधाने दर्शवितात की भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्माची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्य जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहेत ईशोपनिषदमध्ये सांगण्यात आले आहे की प्रत्येक गोष्ट ही परब्रह्म किंवा श्रीकृष्णांशी संबंधित आहे आणि म्हणून केवळ तेच प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत जो पूर्णतया जाणतो की सर्व गोष्टी श्रीकृष्णांच्या मालकीच्या आहेत व तेच सर्व गोष्टीचे अधिपती आहेत आणि म्हणून सर्व गोष्टींचा भगवत सेवेमध्ये उपयोग केला पाहिजे त्याला पुण्य अथवा पापमय कर्मफलांशी स्वाभाविकतच काही कर्तव्य राहत नाही विशिष्ट प्रकारचे कर्म करण्याकरिता मनुष्याला भगवंतांनी प्रदान केलेल्या शरीराचाही कृष्ण भावनेमध्ये उपयोग करता येतो ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्यात राहूनही ओले होत नाही त्याचप्रमाणे हे शरीरही पापकर्मांच्या कल्मशांच्या अतीतच राहते भगवद्गीतेमध्येही भगवंत सांगतात की तीन पॉईंट तीस मयी सर्वाणी कर्माणी संन्यस्य सर्व कर्मे मला कंसात श्री कृष्णांना कंसपूर्ण समर्पित कर एकंदरीत निष्कर्ष असा की जो मनुष्य कृष्ण भावना रहित आहे तो भौतिक शरीर आणि इंद्रिये यांच्या संकल्पनेवर आधारित कर्म करतो परंतु कृष्ण भावनाभावित मनुष्य आपले शरीर म्हणजे श्रीकृष्णांची संपत्ती असल्यामुळे ते श्रीकृष्णांच्या सेवेमध्येच उपयोगात आणले पाहिजे या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक अकरा कायेन मनसा बुद्धया इंद्रियरपी योगिन कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वात्मशुद्धये शब्दशः अर्थ कायेन शरीराद्वारे मनसा मनाद्वारे बुद्धया बुद्धिद्वारे बुद्धीद्वारे शुद्ध इंद्रिय इंद्रियांद्वारे अपि जरी योगिन कृष्ण भावनाभावित व्यक्ती कर्म कर्मे कुर्वंती ते करतात संगम आसक्ती त्यक्त्वा त्याग आत्म आत्म्याची शुद्ध ये शुद्धीकरणासाठी योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनीसुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्म करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जेव्हा मनुष्य श्री कृष्णांच्या इंद्रियांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कृष्ण भावनायुक्त कर्म करतो तेव्हा त्याने शरीर मन बुद्धी किंवा इंद्रियांद्वारे केलेले कोणतेही कर्म भौतिक कल्मशांपासून शुद्ध होते कृष्ण भावनाभावित मनुष्याने केलेल्या कर्मांपासून कोणतेही भौतिक फल निर्माण होत नाही म्हणून शुद्ध कर्मे ज्यांना सामान्यतः सदाचार म्हटले जाते ती कर्मे कृष्ण भावनाभावित झाल्याने सहजपणे करता येतात श्री रूपगोस्वामी आपल्या भक्तिरसामृत सिंधूमध्ये एक पॉईंट दोन पॉईंट एकशे सत्त्याऐंशी याबद्दल पुढीलप्रमाणे सांगतात इहा यस्य हरेर दास्ये कर्मणा मनसा गिरा निखिलास्वप्यवस्थासु मुक्त स उच्चते अर्थ आपल्या शरीर मन बुद्धी आणि वाणीने कृष्णभावनाभावित मनुष्य कंसात श्री कृष्णांच्या सेवेप्रित्यर्थ कर्म करणारा कंसपूर्ण या भौतिक जगतात जरी तथाकथित सांसारिक कर्मे करीत असला तरी तो मुक्तच असतो अर्थपूर्ण त्याला मिथ्या अहंकार नसतो कारण आपण म्हणजे हे शरीर नाही तसेच आपले या देहावर स्वामित्व नाही हे तो निश्चितपणे जाणतो तो जाणतो की हे शरीर आपले नाही तो स्वतः तसेच त्याचा देहसुद्धा श्रीकृष्णांच्याच मालकीचा असतो जेव्हा तो शरीर मन बुद्धी वाचा जीवन संपत्ती इत्यादी गोष्टींद्वारे निर्मित आपल्याकडील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या सेवेत समर्पित करतो तेव्हा तो तात्काळ श्रीकृष्णांशी संबंधित होतो तो श्रीकृष्णांशी अभिन्न आणि देहात्मबुद्धी निर्माण करणाऱ्या मिथ्या अहंकारापासून मुक्त होतो हीच कृष्ण भावनेची पूर्णावस्था आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक बारा युक्त कर्मफल त्यक्त्वा शांतिमापनोती नैष्ठिकी अयुक्त कामकारेण फले सक्तो निबध्यते शब्दशः अर्थ युक्त भगवतसेवेमध्ये युक्त असणारा मनुष्य कर्मफलम सर्व कर्मांचे फळ त्यक्त्वा त्याग करून शांतीम पूर्ण शांती आपनोती प्राप्त करतो नैष्ठिकीम निष्ठापूर्ण किंवा दृढ अयुक्त जो कृष्णभावनाभावित नाही कामकारेण कर्मफलांचा उपभोग घेण्यासाठी फले फलामध्ये सक्त आसक्त निबद्धते बद्ध होतो निष्ठेने भक्ती करणारा जीव आढळ शांतता प्राप्त करतो कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो परंतु जो भगवंतांशी संबंधित नाही आणि जो आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्मफलांचा लोभी आहे तो बद्ध होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनाभावित मनुष्य आणि देहात्मबुद्धी असणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की कृष्णभावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांवर आसक्त असतो तर देहात्मबुद्धी असणारा मनुष्य आपल्या कर्मफलांवर आसक्त असतो जो व्यक्ती श्रीकृष्णांवर आसक्त आहे आणि केवळ श्रीकृष्णांप्रित्यर्थच कर्म करीत आहे तो निश्चितच मुक्तात्मा आहे आणि त्याला आपल्या कर्मफलांबद्दल मुळीच चिंता नसते श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या ज्ञानाच्या अभावी म्हणजेच द्वंद्व भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या कर्मफलावरील आसक्तीचे कारण बनते भगवान श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसते अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण हे सर्व मंगलमय आहेत म्हणून कृष्णभावनाभावित कर्मे ब्रह्मस्तरावरील असतात तसेच ती दिव्य असतात आणि त्यांना भौतिक कर्मफल नसते यास्तव कृष्णभावनाभावित मनुष्याला शांती प्राप्त होते परंतु इंद्रिय जो लाभगणतीत गुंतलेला आहे त्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयता व शांतीचा स्तर आहे आणि हेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक तेरा सर्व कर्माणी मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन शब्दशः अर्थ सर्व सर्व कर्माणी कर्मे मनसा मनाद्वारे संन्यस्य त्याग करून आस्ते राहतो सुखम सुखाने वशी संयमित नवद्वारे नऊद्वारे असलेल्या पुरे नगरामध्ये देही देहधारी आत्मा न कधीच नाही एव निश्चितच कुर्वन करतो न नाही कार्यन करवितो जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करतो आणि मनाद्वारे सर्व कर्मांचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता तसेच कर्म न करविता नऊद्वारे असलेल्या या नगरात कंसात भौतिक शरीर कंसपूर्ण सुखाने राहतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे देहधारी जीव हा नऊद्वारे असलेल्या नगरात राहतो देहाची किंवा देहरूपी नगराची कर्मे प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोआपच केली जातात जीव जरी शरीरावस्थेमुळे प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो त्या शरीरावस्थेच्याही पलीकडे जाऊ शकतो आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादात्म्य करतो आणि म्हणून तो दुःख भोगतो कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो त्यामुळे मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक क्रियांपासून पूर्णतया अलिप्त होतो अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्याच्या विचारामध्ये परिवर्तन येते तेव्हा तो नऊद्वारे असलेल्या नगरात सुखाने राहतो ही नऊद्वारे पुढील प्रमाणे आहेत नवद्वारे पुरे देही हमसो लेलायते बही वशी सर्वस्य लोकस्य स्थावरस्य चरस्य च अर्थ जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत हे संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवाचे नियंत्रक आहेत शरीराला नऊद्वारे असतात कंसात दोन नेत्र दोन नागपुड्या दोन कान एक मुख एक गुद आणि एक उपस्थ कंसपूर्ण जीव आपल्या बद्धावस्थेमध्ये शरीराशी तादात्म्य करतो परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंतांशी तादात्म्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंतांप्रमाणेच मुक्त असतो अर्थपूर्ण कंसात श्वेताश्वतर उपनिषद तीन पॉईंट अठरा कंसपूर्ण म्हणून कृष्ण मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक चौदा न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते शब्दशः अर्थ न कधीच नाही कर्तृत्व स्वामित्व न नाही कर्माणी कर्मे लोकस्य लोकांची सृजती निर्माण करतो प्रभु देहरूपी नगराचा स्वामी न नाही कर्मफल कर्मफलांचा संयोगम संबंध स्वभाव प्रकृतीचे गुण तू परंतु प्रवर्तते कार्य करतात देहरूपी नगराचा स्वामी देहधारी जीव हा कर्माची निर्मिती करीत नाही तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्तही करीत नाही किंवा कर्मफलेही निर्माण करीत नाही हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारे केले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सातव्या अध्यायात सांगितले जाईल की जीव हे भगवंतांची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहेत आणि ते भगवंतांच्या अपरा किंवा कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत कोणत्या तरी कारणास्तव पराप्रकृती जीव अनादिकालापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहेत जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्माचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफलाचे कारण ठरते अशा बद्ध अवस्थेत राहिल्याने जीव अज्ञानामुळे स्वतःचे शरीराशी तादात्म्य करून शरीराच्या कर्मांची फळे भोगतो अनादिकालापासून प्राप्त केलेले अज्ञान हेच शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असते ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मांपासून अलिप्त होतो तत्क्षणी तो कर्मफलांतूनही मुक्त होतो जोपर्यंत तो देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो परंतु वस्तुत तो देहाच्या कर्मांचा आणि कर्मफलांचा स्वामीही नसतो किंवा नियंत्रकही नसतो तो तर केवळ भाऊसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करीत असतो भावसागराच्या लाटा त्याला इतस्ततः भिरकावीत असतात आणि त्या लाटांवर जीवाचे मुळीच नियंत्रण नसते जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या सहाय्याने पाण्याबाहेर येणे होय केवळ ही दिव्य कृष्ण भावनाच त्याचे भ्रमापासून रक्षण करील श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक पंधरा नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जंतव शब्दशः अर्थ न कधीच नाही आदत्ते स्वीकार करतात कस्यचित कोणाचेही पापम पाप न नाही च सुद्धा एव निश्चितच सुकृतम पुण्यकर्मे विभू परमेश्वर किंवा भगवंत अज्ञानेन अज्ञानाद्वारे आवृतम आवृत्त किंवा आच्छादित झालेले ज्ञानम ज्ञान तेन त्यामुळे मोहयंती मोहित होतात जंतवह जीव तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्यकर्मे ग्रहण करीत नाहीत तथापि देहधारी जीव हे त्यांच्या वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या अज्ञानामुळे मोहित होतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्यादित पूर्ण ज्ञान ऐश्वर बल यश सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होत ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पापकर्मांनी कधीच विचलित होत नाहीत ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करीत नाहीत परंतु अज्ञानाने मोहित झाल्यामुळे जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्मांची आणि कर्मफलांची श्रृंखला सुरू होते जीव हा पराप्रकृतीरूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्याकारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो भगवंत सर्व शक्तिमान आहेत पण जीव सर्व शक्तिमान नाही भगवंत हे विभू किंवा सर्वज्ञ आहेत तर जीव हा अनुरूप आहे जीव हा चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्व शक्तिमान भगवंतांद्वारेच केली जाते आणि म्हणून जेव्हा जीव आपल्यासाठी इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची मुभा देतात परंतु जीवाने केलेल्या इच्छेमुळे विशिष्ट परिस्थितीरूप निर्माण होणाऱ्या कर्मांना आणि कर्मफलांना भगवंत जबाबदार नसतात यास्तव भ्रमित अवस्थेमधील देहधारी जीव आनुषंगिक भौतिक देहाशी स्वतःचे तादात्म्य करतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुखदुःखांच्या अधीन होतो भगवंत हे परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आहेत आणि म्हणून ज्याप्रमाणे मनुष्य फुलांच्या सान्निध्यात राहून फुलांचा सुगंध घेऊ शकतो त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याची इच्छा पूर्ण करतात मनुष्य पुष्कळ योजना करतो आणि परमेश्वर त्या पूर्ण करतो असे नाही म्हणून आपली इच्छा पूर्ण करण्या इतपत जीव शक्तिमान नाही तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंतांकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवांच्या इच्छांमध्ये व्यत्यय आणीत नाहीत तरीही जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्याची विशेष काळजी घेतात आणि त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून जीव प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल म्हणून वैदिक मंत्र सांगतात की एष ऊ ही एव साधुकर्म कारयती तम यमेभ्यो लोकेभ्य उन्निनीषते एष उ एवा साधुकर्म कारयती यमधो निनीषते अर्थ भगवंत जीवाला पुण्यकर्मांमध्ये कार्यरत करतात जेणेकरून त्याची उन्नती होऊ शकेल आणि तेच जीवाला पापकर्मांमध्ये कार्यरत करतात जेणेकरून तो नरकात जाईल अर्थपूर्ण कंसात की उपनिषद तीन पॉईंट आठ कंसपूर्ण अज्ञो जंतुर्निशोऽयम आत्मन सुखदुःखयो ईश्वर प्रेरितो गच्छेत स्वर्गम वाश्वभ्रमेव च अर्थ जीव आपल्या सुखदुःखांमध्ये पूर्णपणे अवलंबून आहे ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात त्याचप्रमाणे भगवंतांच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो अर्थपूर्ण म्हणून देहधारी जीवाची कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची अनादिकालापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते म्हणून स्वरूपत जीव जरी सच्चिदानंद असला तरी त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक मूळ स्वरूपाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत हेच आपल्या बद्धावस्थेत बद्धावस्थेस जबाबदार आहेत वेदांत सूत्रही दोन पॉईंट एक पॉईंट चौतीस याला पुष्टी देते वैषम्य नैल घृण्ये न सापेक्षत्वात तथाही दर्शयती अर्थ वास्तविकपणे भगवंत कोणाचा द्वेषही करीत नाहीत आणि कोणावर आसक्ती भावही ठेवीत नाहीत केवळ वरकरणी असे दिसते अर्थपूर्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक सोळा ज्ञानेन तू तज्ज्ञानं येषां नाशितमात्मनः ज्ञानं प्रकाशयती तत्परम शब्दशः अर्थ ज्ञानेन ज्ञानाने तू परंतु तत् ते अज्ञानम अज्ञान येषां ज्यांचे नाशितम नष्ट झाले आहे आत्मनः जीवात्म्यांचे तेषाम त्यांचे आदित्यवत उगवत्या सूर्याप्रमाणे ज्ञानम ज्ञान प्रकाशयती प्रकाशित करते तत्परम कृष्ण भावना परंतु जेव्हा अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने जीव प्रबुद्ध होतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्याचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्णांना जे विसरले आहेत ते निश्चितच भ्रमित झालेले असतात परंतु जे कृष्ण भावनाभावित असतात ते मुळीच भ्रमित नसतात भगवद्गीतेमध्ये सांगण्यात आले आहे की सर्व ज्ञानप्लवेन ज्ञानग्नी सर्व कर्माणी आणि नहि ज्ञानेन सदृशम ज्ञान हे सदैव महत्त्वपूर्ण आहे आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे सातव्या अध्यायातील एकोणाविसाव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती मनुष्य जेव्हा श्रीकृष्णांना शरण जातो तेव्हा होते बहुनाम जन्मनाम ज्ञानवान माम प्रपद्यते अनेक जन्मांनंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा कृष्ण भावनेची प्राप्ती करतो तेव्हा ज्याप्रमाणे सूर्य दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित करतो त्याप्रमाणे त्या मनुष्याला सर्व गोष्टी प्रकट होतात जीव विविध प्रकारे मोहित होतो उदाहरणार्थ जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो तेव्हा वास्तविकपणे तो अज्ञानाच्या जंजाळात पडतो जर जीव हा परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय जर तसे असेल तर अज्ञान किंवा सैतान भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे वास्तविक ज्ञानाची प्राप्ती परिपूर्ण कृष्ण भावनाभावित मनुष्याकडून होऊ शकते म्हणून मनुष्याने असा प्रामाणिक आध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे कारण ज्याप्रमाणे सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करते आपण शरीर नाही व शरीराच्या अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येणार नाही तरीही जर त्याने परिपूर्ण प्रमाणित कृष्ण भावनाभावित आध्यात्मिक गुरूचा आश्रय घेण्याची काळजी घेतली तर तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंतांच्या प्रतिनिधीला भेटतो तेव्हाच त्याला भगवंत आणि आपला भगवंतांशी असणारा संबंध याचे ज्ञान होऊ शकते भगवंतांच्या प्रतिनिधीला जरी भगवंतांप्रमाणेच आधार दिला जात असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचा दावा कधीच करीत नाही कारण त्याला भगवंताचे ज्ञान असते मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात दोन पॉईंट बारा सांगतात की प्रत्येक जीवाला तसेच भगवंतांनाही स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते वर्तमानकाळी त्यांना वैयक्तिक अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्यकाळात त्यांना स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो परंतु दिवसा जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो आध्यात्मिक जीवनामध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि स्वरूप जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक सतरा तद्बुद्धयस्तदात्मानस्तत्निष्ठास्तत्परायणा ज्ञान निर्धूत ज्ञाननिर्धूतकल्मषाः शब्दशः अर्थ तत्बुद्धय ज्यांची बुद्धी सदैव भगवतपरायण असते तत् आत्मन ज्यांचे मन सदैव भगवतपरायण असते तत्निष्ठा ज्यांची निष्ठा केवळ भगवंतांकरिताच असते परायणाः ज्यांनी भगवंतांचा पूर्णपणे आश्रय घेतला आहे गच्छंती जातात अपुनः आवृत्तीम मुक्तीला ज्ञान ज्ञानाद्वारे निर्धूत धुवून गेली आहेत कल्मशाह कल्मश किंवा दोष जेव्हा मनुष्याची बुद्धी मन निष्ठा आणि आश्रय हे सर्व भगवंतांवर स्थिर होते तेव्हा पूर्ण ज्ञानाद्वारे त्याची सर्व कल्मशे धुतली जातात आणि याप्रमाणे तो सहज मुक्तीपथावर अग्रेसर होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्ण हे दिव्य परमसत्य आहेत श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत या उपदेशावरच संपूर्ण भगवद्गीता केंद्रित झाली आहे सर्व वैदिक शास्त्रांचेही हेच मत आहे परतत्व म्हणजेच परमसत्य होय आणि तत्ववेत्ते या परतत्वालाच ब्रह्म परमात्मा आणि भगवान म्हणून जाणतात भगवान हेच सर्वोच्च परतत्व आहेत भगवंतांहून अधिक दुसरे काहीही नाही भगवान सांगतात की मत्त परतरम नान्यत किंचित असती धनंजय निर्विशेष ब्रह्माचा आधारही श्रीकृष्णच आहेत ही प्रतिष्ठाहम म्हणून सर्व प्रकारे श्रीकृष्ण हेच परमसत्य आहेत ज्याचे मन बुद्धी निष्ठा आणि आश्रय सदैव श्रीकृष्णांमध्ये स्थित आहेत किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित आहे निसंशय त्याची सर्व कल्मशे पूर्णपणे धुतली जातात आणि त्याला परमसत्याचे संपूर्ण ज्ञान होते कृष्णभावनाभावित मनुष्य निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्णांमध्ये द्वैत कंसात एकाच वेळी भेद आणि अभेद कंसपूर्ण आहे आणि अशा दिव्य ज्ञानाने युक्त झालेला मनुष्य मुक्तिपथावर उत्तरोत्तर प्रगती करू शकतो श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक अठरा संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शोपाके च पंडिता समदर्शिन शब्दशः अर्थ विद्या विद्या विनय आणि नम्रता संपन्ने युक्त किंवा संपन्न ब्राह्मणे ब्राह्मणामध्ये गवी गायीमध्ये हस्तिनी हत्तीमध्ये शुनी कुत्र्यामध्ये च आणि एव निश्चितच श्वपाके चांडाळामध्ये कंसात कुत्रा भक्षण करणारे कंसपूर्ण च अनुक्रमे पंडिताह जे पंडित किंवा ज्ञानी आहेत समदर्शिनः जो समदृष्टीने पाहतो विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्याविनय संपन्न ब्राह्मण गाय हत्ती कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहते तात्पर्य प्रभुपादांद्वारे कृष्णभावनाभावित मनुष्य जाती किंवा योनी यामध्ये मुळीच भेद करीत नाही सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण आणि चांडाळ हे भिन्न असतील किंवा योनींचा विचार करता कुत्रा गाय आणि हत्ती हे भिन्न असतील परंतु विद्वान पंडिताच्या दृष्टीने हे शारीरिक भेद निरर्थक आहेत कारण ते सर्व भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाद्वारे प्रत्येकांच्या हृदयामध्ये स्थित आहेत परमसत्याचे असे हे ज्ञान म्हणजेच वास्तविक ज्ञान आहे निरनिराळ्या जाती किंवा योनीमधील शरीरांचा विचार केल्यास भगवंत प्रत्येकावर सारखेच दयाळू आहेत कारण ते प्रत्येक प्राणीमात्राला मित्रत्वानेच वागवितात आणि जीवाच्या बाह्य स्थितीचा विचार न करता ते परमात्मरूपाने प्रत्येक प्राणीमात्रामध्ये वास करतात ब्राह्मण आणि चांडाळ यांचे शरीर जरी सारखे नसले तरी ब्राह्मण आणि चांडाळ दोघांमध्येही भगवंत हे परमात्मा रूपाने उपस्थित आहेत शरीर म्हणजे विविध प्राकृतिक गुणांची भौतिक निर्मिती आहे परंतु आत्मा आणि परमात्मा हे आध्यात्मिक गुणात्मकदृष्ट्या समानच आहेत गुणात्मकदृष्ट्या आत्मा आणि परमात्मा समान असले तरी ते परिणामात्मकदृष्ट्या ते समान असू शकत नाहीत कारण आत्मा हा एका विशिष्ट शरीरातच उपस्थित असतो तर परमात्मा प्रत्येक शरीरामध्ये उपस्थित असतो कृष्णभावनाभावित मनुष्याला याचे पूर्ण ज्ञान असते आणि म्हणून तो खऱ्या अर्थाने विद्वान असतो आणि त्याला समदृष्टी असते आत्मा आणि परमात्म्यामधील समानता म्हणजे दोघेही सच्चिदानंद आहेत परंतु दोहोमधील फरक हाच आहे की आत्मा हा केवळ विशिष्ट शरीराच्या मर्यादित क्षेत्रामध्येच चेतन असतो तर परमात्मा सर्व शरीरामध्ये चेतन असतो परमात्मा हा शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद न करता उपस्थित असतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक एकोणावीस इहैव तैर्जित सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद ब्रह्मणी ते स्थिता शब्दशः अर्थ इह या जीवनामध्ये एव निश्चितच तैह त्यांनी जितह विजय प्राप्त केला आहे सर्ग जन्म आणि मृत्यू येशाम ज्यांचे साम्ये समानतेमध्ये स्थितम स्थित आहे मनह मन निर्दोषम निर्दोष ही निश्चितच समम समानता ब्रह्म ब्रह्माप्रमाणे तस्मात म्हणून ब्रह्मणी ब्रह्मामध्ये ते ते स्थिताह स्थित आहेत ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे ते ब्राह्मणाप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वर उल्लेख केल्याप्रमाणे मनाची साम्यावस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराचे लक्षण आहे ज्यांनी वास्तविकपणे अशा अवस्थेची प्राप्ती केली आहे त्यांनी भौतिक बंधने विशेषत जन्म आणि मृत्यू यावर विजय प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे जोपर्यंत मनुष्य या देहाशी तादात्म्य करतो तोपर्यंत त्याला बद्ध समजले जाते परंतु जेव्हा तो आत्मसाक्षात्काराद्वारे साम्यावस्थेपर्यंत उन्नत होतो तेव्हा तो बद्ध जीवनातून मुक्त होतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्याला भौतिक जगतात पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही तर तो मृत्यूनंतर आध्यात्मिक जगतात प्रवेश करू शकतो भगवंत हे निर्दोष आहेत कारण ते आसक्ती आणि द्वेषरहित आहेत त्याचप्रमाणे जेव्हा जीव आसक्ती आणि द्वेषरहित होतो तेव्हा तो सुद्धा निर्दोष होतो आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास पात्र होतो अशा व्यक्ती पूर्वीच मुक्त झाल्याचे समजले पाहिजे आणि अशा व्यक्तींच्या लक्षणांचे वर्णन खाली करण्यात आले आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक वीस न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्य च प्रियं स्थिरबुद्धीरसमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित शब्दशः अर्थ न कधीच नाही प्रहृष्येत हर्षित होतो प्रियं प्रियवस्तू प्राप्य प्राप्त झाल्यावर न होत नाही उद्विजेत विचलित उद्वेगित होतो प्राप्य प्राप्त झाल्यावर च सुद्धा अप्रियम अप्रियाला स्थिर बुद्धी स्थिर बुद्धी असमूढ मोहरहित ब्रह्मवित जो ब्रह्माला पूर्णपणे जाणतो ब्रह्मणी ब्रह्मामध्ये स्थित स्थित जो मनुष्य प्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर हर्षून जात नाही तसेच अप्रिय वस्तू प्राप्त झाल्यावर शोक करीत नाही ज्याची बुद्धी स्थिर आहे जो मोहरहित आहे आणि भगवत विज्ञान जाणतो तो पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित असतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आत्मसाक्षात्कारी व्यक्तीची लक्षणे या ठिकाणी सांगण्यात आली आहेत पहिले लक्षण आहे की तो स्वतःच्या शरीराशी मिथ्या तादात्म्य करून मोहित होत नाही तो निश्चितपणे जाणतो की आपण म्हणजे हे शरीर नाही तर आपण भगवंतांचे अंश आहोत म्हणून तो शरीराशी संबंधित कोणतीही गोष्ट प्राप्त झाल्यावर हर्षित होत नाही तसेच शरीराशी संबंधित गोष्टी गमावल्याने शोकही करीत नाही मनाच्या या स्थिरतेला स्थिर बुद्धी म्हटले जाते म्हणून तो स्थूल देहालाच आत्मा असे चुकीने समजून मोहित होत नाही तसेच देहाला शाश्वत मानित नाही आणि आत्म्याचे अस्तित्व अमान्य करीत नाही या ज्ञानामुळे तो परमसत्याचे संपूर्ण विज्ञान म्हणजेच ब्रह्म परमात्मा आणि भगवान जाणण्याच्या स्तराप्रत उन्नत होतो तो सर्व तऱ्हेने ब्रह्माशी एकरूप होण्याचा मिथ्या प्रयत्न न करता आपल्या स्वरूप स्थितीला पूर्णपणे जाणतो यालाच ब्रह्म साक्षात्कार असे म्हणतात अशा स्थिर बुद्धीला कृष्ण भावना म्हणतात श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक एकवीस सक्तात्मा विन्दति यत्सुखम यत्सुखं सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयमश्नुते शब्दशः अर्थ बाह्यस्पर्शेषु बाह्य इंद्रिय सुखामध्ये असक्त आत्मा जो आसक्त नाही विंदती उपभोगतो आत्मनी स्वतःमध्ये यत जे सुखम सुख सह तो ब्रह्मयोग ब्रह्मावरील ध्यानाद्वारे युक्त आत्मा आत्मयुक्त सुखम सुख अक्षयम अमर्यादित अश्नुते उपभोगतो असा मुक्त मनुष्य भौतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होत नाही तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधीस्थ असतो या प्रकारे आत्मसाक्षात्कारी मनुष्य ब्रह्माच्या ठाई एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनाभावित महान भक्त श्री यमुनाचार्य म्हणतात की यद्वधी मम चेत कृष्णपादारविंदे नवनवरसधामन्युद्यत रंतुमासीत तद्विध बत नारीसंगमे स्मर्यमाने भवती मुखविकार सुष्ठु निष्ठिवनमच च अर्थ माझे मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांमध्ये रमान झाल्यापासून आणि नवीन दिव्य रसांचे नित्य आस्वादन करीत असल्यापासून जेव्हा जेव्हा मी लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकारांनी भरून येते आणि त्या विचारावर मी थुंकतो अर्थपूर्ण ब्रह्मयोगयुक्त किंवा कृष्णभावनायुक्त मनुष्य भगवंतांच्या प्रेममयी सेवेत इतका संलग्न झालेला असतो की त्याची भौतिक इंद्रिय सुखाची रुची पूर्णपणे नाहीशी होते भौतिकदृष्ट्या मैथून सुख हेच सर्वश्रेष्ठ सुख आहे संपूर्ण जग हे मैथून सुखाच्या प्रभावाखाली कार्यरत आहे आणि विषयी मनुष्य या सुखाने प्रेरित झाल्या वाचून मुळीच कार्य करू शकत नाही परंतु कृष्णभावनेमध्ये युक्त असलेला मनुष्य मैथून सुख टाळून अधिक जोराने कार्य करू शकतो आध्यात्मिक साक्षात्काराची हीच कसोटी आहे आध्यात्मिक साक्षात्कार आणि मैथून सुख कधीच एकत्रित राहू शकत नाहीत कृष्ण मनुष्य हा मुक्त जीव असल्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या इंद्रिय सुखाकडे आकर्षित होत नाही श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक बावीस ये हि जा भोगा दुःख यो न एवते आद्यंतवंत कौन्तेय न ते ते बुध शब्दशः अर्थ ये जे ही निश्चितच संस्पर्शजा भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून भोगाह भोग दुःख दुःख योनय मूळ किंवा कारण एव निश्चितच ते ते आदि प्रारंभ अंत शेवट वंत बाध्य असतात कौंतेय हे कुंतीपुत्रा न कधीच नाही तेशू त्यामध्ये रमते रमतो बुध बुद्धिमान मनुष्य भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही हे कौंतेया अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही तात्पर्य प्रभुपादांद्वारे प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखे उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियेही तात्पुरती असतात क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्तजीव रमत नाही दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्तजीव मिथ्या सुखोपभोग करण्यास कसा मान्य करील पद्मपुराणात सांगण्यात आले आहे की रमन्ते योगिनो अनंते सत्यानंदे चिदात्मनी इति रामपदे नासो परम अर्थ योगीजन परमसत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परमतत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधले जातात अर्थपूर्ण श्रीमद भागवतातही पाच पॉईंट पाच पॉईंट एक सांगितले आहे की नायम देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामानर्हते विंगभुजाम ये दिव्यम पुत्रकायेन सत्व शुद्ध येत यस्माद ब्रह्मसौख्यम त्वनंतम अर्थ पुत्रांनो या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही अशी सुखे शुक्रांनाही उपलब्ध आहेत त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल अर्थपूर्ण म्हणून जे वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या इह सुखाकडे आकर्षित होत नाहीत मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृत इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजाळात पतित होतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक तेवीस शक्नोती हैव यह प्राक प्राक्षरीर विमोक्षणात क्रोधोद्भव वेगम सयुक्त स सुखी नर शब्दशः अर्थ शक्नोती समर्थ आहे इह एव वर्तमान शरीरामध्ये यह जो सोडुम सहन करण्यास प्राक पूर्वी शरीर शरीर विमोक्षणात त्याग करणे काम इच्छा क्रोध आणि क्रोध उद्भवम उद्भवणारा वेगम आवेग सह तो युक्त योगयुक्त सह तो सुखी सुखी नरह मनुष्य वर्तमान शरीराचा त्याग करण्यापूर्वी जर मनुष्य प्राकृत इंद्रियांचा आवेग सहन करू शकला आणि काम आणि क्रोध यांच्या वेगांना आवरू शकला तर तो योग्य प्रकारे स्थित आहे आणि या जगात तो सुखी असतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जर मनुष्याला आत्मसाक्षात्काराच्या पथावर उत्तरोत्तर प्रगती करावयाची असेल तर त्याने प्राकृत इंद्रियांच्या आवेगांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे हे आवेग म्हणजे वाणीवेग क्रोधवेग मनोवेग उदरवेग जननेंद्रियांचे आवेग आणि जिव्हावेग होत जो मनुष्य या सर्व विविध इंद्रियांचे आणि मनाचे आवेग नियंत्रित करण्यामध्ये समर्थ होतो त्याला गोस्वामी किंवा स्वामी म्हटले जाते असे गोस्वामी अत्यंत संयमित जीवन जगतात आणि इंद्रियांच्या वेगांचा पूर्णपणे त्याग करतात भौतिक इच्छा जेव्हा अतृप्तच राहतात तेव्हा त्यांच्यापासून क्रोध निर्माण होतो आणि अशा प्रकारे मन नेत्र आणि वक्षस्थळ क्षुब्ध होतात म्हणून मनुष्याने या भौतिक देहाचा त्याग करण्यापूर्वीच त्यांना संयमित करण्याचा अभ्यास केला पाहिजे जो हे करू शकतो तो आत्मसाक्षात्कारी असल्याचे जाणले पाहिजे आणि या प्रकारे तो आत्मसाक्षात्काराच्या स्थितीत सुखी असतो काम आणि क्रोध यांना कठोर परिश्रमांद्वारे संयमित करण्याचा प्रयत्न करणे हे योगी मनुष्याचे कर्तव्यच आहे श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक चोवीस यो अंत सुखो अंतरा राम ज्योतिरेवय सयोगी ब्रह्मभूतो दिगछती शब्दशः अर्थ यह जो अंत सुख अंतरी सुखी असणारा अंत आराम अंतरात रमणारा तथा तसेच अंत ज्योती अंतरातच ध्येय असणारा एव निश्चित यह जो सह तो योगी योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मामध्ये मुक्त झालेला ब्रह्मभूत आत्मसाक्षात्कारी अधिगच्छती प्राप्त करतो ज्याचे सुख अंतःकरणात आहे जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जोपर्यंत मनुष्य अंतकरणात सुखाचा अनुभव घेऊ शकत नाही तोपर्यंत तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल मुक्त मनुष्य हा प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच सुखाचा आनंद घेतो म्हणून तो कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसू शकतो आणि जीवनाच्या क्रियांचा अंतरातच उपभोग घेऊ शकतो असा मुक्त मनुष्य बाह्य भौतिक सुखाची मुळीच अपेक्षा करीत नाही या अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हटले जाते या अवस्थेची प्राप्ती झाल्यावर स्वगृही म्हणजेच भगवद्धामात परत जाता येते श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक पंचवीस लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषय क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मान सर्वभूत रताः शब्दशः अर्थ लभंते प्राप्त करतात ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मामधील मुक्ती ऋषय जे अंतरातून सक्रिय असतात क्षीणकल्मशाह जे सर्व कल्मशे किंवा पापांपासून मुक्त आहेत छिन्न छिन्न किंवा नष्ट झाल्यावर द्वैधाह द्वंद्व यत आत्मन आत्मसाक्षात्कारामध्ये युक्त सर्वभूत सर्व जीवाच्या हिते हितामध्ये किंवा कल्याणार्थ रताह मग्न झालेला जे संशयापासून उत्पन्न होणाऱ्या द्वंद्वाच्या पलीकडे आहेत ज्यांचे मन अंतरातच रम्माण झाले आहे जे सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये नेहमी व्यस्त असतात आणि जे सर्व पापांपासून मुक्त आहेत ते ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पूर्णपणे कृष्णभावनाभावित असलेला मनुष्य खऱ्या अर्थाने जीवाच्या कल्याणार्थ कार्य करू शकतो श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे उद्गम आहेत याचे ज्ञान वास्तविकपणे जेव्हा मनुष्याला होते तेव्हा त्या भावनेमध्ये तो जे कार्य करतो ते सर्वांच्या कल्याणार्थ असते श्रीकृष्ण हे परमभोक्ता सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परममित्र आहेत या गोष्टींची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनर्जागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्या वाचून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही कृष्ण भावनाभावित मनुष्याला श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठत्वाविषयी मुळीच संदेह नसतो कारण तो सर्व पापांतून पूर्णपणे मुक्त झालेला असतो हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुत कोणाचीही मदत करू शकत नाही स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो मनुष्याला त्याच्या भगवंतांशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणींचे वास्तविक कारण असते जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक सव्वीस विमुक्तानाम यतिनाम यत चेतसाम अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम शब्दशः अर्थ काम इच्छांपासून क्रोध आणि क्रोध विमुक्तानाम जे मुक्त आहेत यतीनाम संतांच्या यत चेतसाम ज्यांचे मनावर पूर्णपणे नियंत्रण आहे अभित निकट भविष्य निश्चित केलेली असते ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मामध्ये मुक्ती वर्तते असते विदित विदित आत्मनाम जे आत्मसाक्षात्कारी आहेत जे क्रोध आणि सर्व भौतिक इच्छांपासून मुक्त आहेत आत्मसाक्षात्कारी आत्मसंयमी आहेत आणि सतत पूर्णत्वाकरिता प्रयत्न करीत आहेत त्यांना निकट भविष्य काळात ब्रह्मामधील मुक्तीची निश्चिती असते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मोक्षासाठी निरंतर प्रयत्न करणाऱ्या संतजनांमध्ये जो कृष्णभावनाभावित मनुष्य असतो तो सर्वोत्तम आहे या वस्तुस्थितीची पुष्टी श्रीमद भागवतात पुढील प्रमाणे चार पॉईंट बावीस पॉईंट एकोणचाळीस करण्यात आली आहे यत पाद पंकज पलाश विलास भक्त्या कर्माशयम मुद ग्रथयंती संत तद्वन्न रिक्तमतयो यतयो रुद्ध स्रोतो गणास्तमरणं भज वासुदेवम अर्थ भक्तिपूर्ण सेवेद्वारे पुरुषोत्तम भगवान श्री वासुदेव यांची भक्ती करण्याचा प्रयत्न कर जे सकामकर्माच्या तीव्र आणि सखोल इच्छांचे समूळ उच्चाटन करून भगवंतांच्या चरणकमलांची सेवा करण्याच्या दिव्य आनंदात युक्त झाले आहेत त्यांनी जितक्या प्रभावीपणे इंद्रियवेग नियंत्रित केले आहेत तितक्या प्रभावीपणे इंद्रियवेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य मोठमोठ्या ऋषींमध्येही नाही अर्थपूर्ण बद्धजीवामध्ये कर्मफलांचा उपभोग घेण्याची इच्छा इतक्या खोलवर मूळ धरून असते की मोठमोठ्या ऋषींना महत प्रयास करूनही अशा इच्छा नियंत्रित करणे अत्यंत कठीण असते भगवतभक्त हा कृष्णभावनाभावित भक्तिपूर्ण सेवेमध्ये सतत युक्त असल्यामुळे आणि आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्ण असल्यामुळे त्याला ब्रह्मामध्ये मुक्तीची प्राप्ती अत्यंत शीघ्र होते आत्मसाक्षात्काराचे त्याला संपूर्ण ज्ञान असल्यामुळे तो सदैव समाधीस्तच असतो यासाठी योग्य उदाहरण द्यावयाचे झाल्यास दर्शन ध्यान संस्पर्शेह मत्स्यकूर्म विहंगमाह स्वान्यपत्यानी पुष्णंती तथाहमपी पद्मज अर्थ दर्शन ध्यान आणि स्पर्श यांद्वारे मासा कासव आणि पक्षी आपापली पिल्ले पोसतात त्याचप्रमाणे हे पद्मजा मी देखील करतो अर्थपूर्ण मत्स्य आपल्या संततीकडे केवळ पाहून त्यांचे पालनपोषण करतो कासव केवळ ध्यानाद्वारे आपल्या संततीचे पालनपोषण करतो कासवाची अंडी जमिनीवर घातली जातात आणि कासव पाण्यात असतानाच अंड्यावर ध्यान करते त्याचप्रमाणे कृष्णभावनायुक्त भक्त जरी भगवद्धामापासून अत्यंत दूर असला तरी तो कृष्ण भावनाभावित सेवेद्वारे सतत केवळ त्यांचे स्मरण करून भगवद्धामात उन्नत होऊ शकतो त्याला सांसारिक दुःखांची व्यथा भासत नाही आणि जीवनाच्या या अवस्थेलाच ब्रह्मनिर्वाण म्हटले जाते अर्थात सतत ब्रह्मामध्ये तल्लीन असल्यामुळे भौतिक दुःखे नाहीशी होतात श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक सत्तावीस व अठ्ठावीस स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानौ समौ कृत्वा विगतेच्छा भय क्रोधो यः सदा मुक्त एव सः शब्दशः अर्थ स्पर्शान ध्वनी इत्यादी इंद्रिय विषय कृत्वा, करून बहि बाह्य बाह्यान अनावश्यक चक्षु नेत्र च सुद्धा एव निश्चितच अंतरे मध्यांत भ्रुवो भुवया प्राण अपानव ऊर्ध्व आणि अधोगमन करणारे प्राण आणि अपानवायू समव रोखून कृत्वा करून नास अभ्यंतर नासिकांमध्ये चारिणव वहन करून यत संयमित इंद्रिय इंद्रिये मनः मन बुद्धी बुद्धी मुनी मुनी किंवा योगी मोक्ष मोक्ष परायण परायण होऊन विगत रहित इच्छा इच्छा भय भय क्रोध क्रोध यह जो मनुष्य सदा सदैव मुक्त मुक्त एव निश्चितच सह तो असतो सर्व बाह्य इंद्रियविषय रोखून दोन भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून नागपुड्यांमध्ये प्राण आणि अपानवायूंना रोखून आणि याप्रमाणे मन इंद्रिये आणि बुद्धी संयमित करून मोक्षप्राप्तीचे ध्येय असणारा मुनी इच्छा भय आणि क्रोधापासून मुक्त होतो जो मनुष्य नित्य या अवस्थेत असतो तो निश्चितच मुक्त असतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनेमध्ये संलग्न होऊन मनुष्य तात्काळ आपले आध्यात्मिक स्वरूप जाणू शकतो आणि त्यानंतर तो भक्तियोगाच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकतो जेव्हा मनुष्य भगवत भक्तीमध्ये उत्तम प्रकारे स्थित होतो तेव्हा तो दिव्य स्तराप्रत उन्नत होतो आणि यामुळे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये भगवंतांची उपस्थिती जाणण्या इतपत पात्र बनू शकतो या विशिष्ट स्थितीलाच ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मामधील मुक्ती असे म्हटले जाते ब्रह्मनिर्वाणाच्या उपरोक्त तत्वांचे विवेचन करून झाल्यावर भगवंत अर्जुनाला अष्टांग योग या योग पद्धतीच्या आचरणाद्वारे मनुष्य या अवस्थेप्रत कसा येऊ शकतो याचा उपदेश करतात या अष्टांग योगाची आठ अंगे आहेत व ती म्हणजे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही होत सहाव्या अध्यायामध्ये योग विषयाचे विस्तृत स्पष्टीकरण करण्यात आले आहे आणि पाचव्या अध्यायाच्या शेवटी त्याचे केवळ प्राथमिक वर्णन करण्यात आले आहे प्रत्याहार योग पद्धतीद्वारे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या इंद्रिय विषयांचा त्याग केला पाहिजे त्यानंतर दोन भुवयांमध्ये दृष्टी एकत्रित करून अर्धोन्मिलित नेत्रांनी नासिकाग्रावर ध्यान एकाग्र केले पाहिजे नेत्र पूर्णपणे बंद करण्याने काही लाभ होत नाही कारण नेत्र पूर्णपणे बंद केल्यास निद्रावश होण्याचा संभव असतो तसेच नेत्र संपूर्ण उघडे ठेवण्यानेही काही लाभ होत नाही कारण तसे केल्यास इंद्रिय विषयांद्वारे मोहित होण्याची शक्यता असते शरीरातील ऊर्ध्व आणि अधोगमन करणाऱ्या वायूंचे समत्व साधून नागपुड्यांमध्ये श्वासोच्छ्वासाची हालचाल रोखली जाते अशा योगाच्या आचरणाद्वारे मनुष्य इंद्रिय संयमित करू शकतो बाह्य इंद्रिय विषयांपासून अलिप्त राहू शकतो आणि याप्रमाणे तो ब्रह्मनिर्माणासाठी स्वतःची तयारी करतो ही योग पद्धती मनुष्याला सर्व प्रकारच्या क्रोध आणि भयांपासून मुक्त होण्यास व त्यायोगे दिव्य स्थितीत परमात्म्याच्या उपस्थितीचा अनुभव घेण्यास सहाय्य करते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर कृष्ण भावनामृत ही योग पद्धतीच्या आचरणाची सहज सुलभ पद्धत आहे याचे पुढील अध्यायामध्ये विस्तृत वर्णन करण्यात येईल कृष्ण भावनाभावित मनुष्य हा नित्यभक्तीपूर्ण सेवेमध्ये युक्त असल्याकारणाने त्याची इंद्रिय इतर गोष्टींमध्ये रथ होण्याचा धोका नसतो इंद्रिय संयमित करण्याचा हा मार्ग अष्टांग योगापेक्षा अधिक उत्तम आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा कर्मसन्यास योग श्लोक क्रमांक एकोणतीस भोक्तारम सर्व सर्वलोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांतिमृच्छती शब्दशः अर्थ भोक्तारम भोक्ता यज्ञ यज्ञांचा तपसाम आणि तपस्येचा सर्व लोक सर्व ग्रहलोक आणि त्यांमधील देवदेवतांचा महाईश्वरम परमपुरुष किंवा भगवंत सुहृदम हितकर्ता सर्व सर्वांचा भूतानाम जीवांचा ज्ञात्वा याप्रमाणे जाणून माम मला कंसात भगवान श्रीकृष्णांना कंसपूर्ण शांतीम भौतिक यातनांपासून मुक्ती रिच्छती प्राप्त करतो मी सर्व यज्ञ आणि तपस्यांचा परमभोक्ता सर्व ग्रहलोक आणि देवदेवतांचा परमेश्वर आणि मी सर्व जीवांचा हितकर्ता व सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे हे जाणून माझे पूर्ण ज्ञान असणारा सांसारिक दुःखांपासून शांती प्राप्त करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मायाशक्तीच्या कचाट्यात सापडलेले सर्व बद्धजीव या भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात परंतु भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये वळणिलेले शांतीचे सूत्र त्यांना माहीत नाही सर्वश्रेष्ठ शांतीसूत्र केवळ हेच आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्व मानवी कार्याचे भोगता आहेत सर्व काही भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे कारण ते सर्व ग्रह लोकांचे आणि त्यांमधील देवदेवतांचे अधिपती आहेत त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही देवदेवतांमधील सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेव आणि शंकर यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत वेदांमध्ये कंसात श्वेताश्वतर उपनिषद सहा पॉईंट सात कंसपूर्ण भगवंतांचे वर्णन तमीश्वराणाम परमम महेश्वरम म्हणून करण्यात आले आहे मायेच्या प्रभावाखाली जीव आपल्याला दृश्य असणाऱ्या सर्व गोष्टींचे भोक्ता बनण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु वस्तुत ते भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या वर्चस्वाखाली असतात भगवंत हे प्रकृतीचे स्वामी आहेत आणि बद्धजीव हे भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहेत जोपर्यंत मनुष्य हे उघड सत्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला या जगात व्यक्तिशः अथवा सामूहिकरित्या शांती प्राप्त करणे शक्य नाही कृष्ण भावनेचा हाच अर्थ आहे की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ अधिपती आहेत आणि मोठमोठ्या देवतांसहित सर्व जीव हे त्याच्या अंकित आहेत मनुष्य परिपूर्ण कृष्ण भावनेमध्येच केवळ परमशांती प्राप्त करू शकतो हा पाचवा अध्याय म्हणजे कृष्ण भावनेचे व्यावहारिक विश्लेषण आहे व याला सामान्यत कर्मयोग म्हणून जाणले जाते कर्मयोग कसा मुक्तिदायक होऊ शकतो या मानसिक तर्कवादाच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी देण्यात आले आहे कृष्ण भावनाभावित कर्म करणे म्हणजेच भगवंत हे सर्वांचे अधिपती आहेत या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय असे कर्म हे दिव्य ज्ञानाहून भिन्न नाही प्रत्यक्ष कृष्ण भावना म्हणजे भक्तियोग आहे आणि ज्ञानयोग हा भक्तियोगाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे कृष्णभावना म्हणजे स्वतःच्या परमसत्याशी असणाऱ्या संबंधाच्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन कर्म करणे होय आणि या भावनेची परिपूर्णता म्हणजेच श्रीकृष्णांचे किंवा पुरुषोत्तम भगवंतांचे संपूर्ण ज्ञान होय विशुद्ध जीव हा भगवंतांचा अंश या नात्याने त्यांचा शाश्वत सेवक असतो मायेवर प्रभुत्व गाजविण्याच्या इच्छेमुळे तो मायेच्या संपर्कामध्ये येतो आणि हीच गोष्ट त्याच्या अनेक दुःखास कारणीभूत असते जोपर्यंत तो भौतिक प्रकृतीशी संबंधित आहे तोपर्यंत त्याला आपल्या भौतिक गरजा भागविण्यासाठी कर्म करावेच लागते तथापि भौतिक प्रकृतीच्या आधिपत्याखाली असतानाही कृष्ण भावना त्याला आध्यात्मिक जीवनाप्रत उन्नत करते कारण कृष्ण भावना म्हणजे भौतिक जगतामध्ये साधनेद्वारे आध्यात्मिक अस्तित्वासाठी जागृती करणे होय जितक्या प्रमाणात मनुष्य प्रगती करतो तितक्या प्रमाणात तो भौतिक प्रवृत्तींच्या तावडीतून सुटतो भगवंत कोणाच्याही बाबतीत पक्षपात करीत नाहीत सर्व काही मनुष्याच्या कृष्ण भावनेतील कर्तव्यांच्या व्यावहारिक आचरणावर अवलंबून असते आणि यापासूनच त्याला सर्व प्रकारे इंद्रिय संयमित करण्यास आणि काम आणि क्रोधावर विजय मिळविण्यास मदत होते उपरोक्त विकारांना नियंत्रित करून जो कृष्ण भावनेमध्ये दृढ राहतो तो वास्तविकपणे दिव्य स्थिती किंवा ब्रह्मनिर्वाणामध्ये राहतो अष्टांग योगाचे कृष्ण भावनेमध्ये आपोआपच आचरण होते कारण यामध्ये अंतिम हेतू साध्य होतो यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी यांच्या आचरणाने यथावकाश उन्नतावस्था प्राप्त होते परंतु भक्तियोगातील पूर्णतेची ही केवळ पूर्वतयारी आहे आणि भक्तिपूर्ण सेवा हीच मानवजातीला शांती प्रदान करू शकते हीच जीवनाची परमोच्च समसिद्धी आहे या प्रकारे भगवद्गीतेच्या कर्मसन्यास योग या पाचव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न श्रील प्रभुपाद की जय महाराज की जय